अध्याय दोनशे पंचवीसावा लक्ष्मीचे सान्निध्य भीष्म म्हणाले नंतर युधिष्ठिरा महात्म्या बलीच्या शरीरातून बाहेर पडणारी मूर्तिमान तेजस्विनी अशी लक्ष्मी इंद्राच्या दृष्टीस पडली त्या दीप्तकांती लक्ष्मीला अवलोकन करताच इंद्राचे नेत्र आश्चर्याने विकसित झाले आणि त्याने बलीला प्रश्न केला इंद्र म्हणाला बले आपल्या तेजाने झळकणारी बाहुभूषणे धारण करणारी शिखंडिनी आणि शोभासंपन्न अशी ही कोण स्त्री तुझ्या शरीरातून बाहेर पडून उभी राहिली आहे बली म्हणाला इंद्रा ही दैत्य स्त्री आहे किंवा देवस्त्री आहे का मानुषी आहे हे मला काही माहीत नाही हवे तर तू तिला विचार किंवा विचारू नको तुला काय वाटेल तसे कर इंद्र म्हणाला हे सुहास्यशालिनी बलीच्या शरीरातून बाहेर पडलेली शिखंडिनी आणि शोभा संपन्न अशी तू कोण आहेस मला माहीत नाही म्हणून विचारतो तेव्हा तू मला आपले नाव सांग सुंदरी त्या दैत्यश्रेष्ठाचा त्याग करून मजेकडे येणारी व आपल्या तेजाने झळकणारी अशी तू कोण आहेस लक्ष्मी म्हणाली माझे ज्ञान विरोचनाला नव्हते व त्याचा पुत्र जो हा बली त्यालाही नाही मला दुस्सहा म्हणजे सहन करण्याला अशक्य असे म्हणतात विधित्सा म्हणजे कार्य करण्याची इच्छा असेही माझे नाव आहे तसेच मला भूती लक्ष्मी आणि श्री असेही म्हणतात इंद्रा माझे ज्ञान तुलाही नाही आणि सर्व देवांनाही नाही इंद्र म्हणाला हे दुस्सहे तू जो याचा त्याग करीत आहेस तो चिरकाल वास्तव करण्याच्या इच्छेने मदसाठी करीत आहेस का ह्या बलीच्यासाठी लक्ष्मी म्हणाले ब्रह्मदेव असो अथवा साक्षात परमात्मा असो तो मला कोणत्याही प्रकारे निर्माण करू शकत नाही माझी प्राप्ती कालगतीनेच होते सांप्रत तुझकडे येण्याचा माझा काल आलेला आहे म्हणूनच मी तुझकडे आले आहे यास्तव इंद्रा तू माझा अवमान करू नको इंद्र म्हणाला हे शिखंडिनी तू बलीचा त्याग का व कोणत्या प्रकारे केलास आणि हे सुहास्यशालिनी काय केले असता तू माझा त्याग करणार नाहीस हे मला सांग लक्ष्मी म्हणाली इंद्रा सत्य दान व्रत तप पराक्रम आणि धर्म यांच्याच आश्रयाने मी राहत असते बली हा या गोष्टीपासून परावृत्त झाला होता पूर्वी हा ब्राह्मणांचा हितचिंतक सत्यवादी आणि जितेंद्रिय होता पण पुढे ब्राह्मणांशी द्वेष करू लागला आणि उच्छिष्ट स्थितीत असतात याने धृताला स्पर्श केला तसेच हा पूर्वी यज्ञशील होता तथापि पुढे कालाने नियंत्रित झाल्यामुळे याच्या अंतकरणाला मोह पडला आणि त्यामुळे हा लोकांना माझेच पूजन करीत जा असे सांगू लागला म्हणूनच इंद्रा मी त्याचपासून निघाले आता मी तुझपाशी राहीन पण तप आणि पराक्रम यांच्या योगाने सावधपणे त्वाम माझे रक्षण केले पाहिजे इंद्र म्हणाला हे कमलालये जगामध्ये देव मनुष्य इतर प्राणी यामध्ये असा एकही पुरुष नाही की जो एकटाच तुला सहन करू शकेल लक्ष्मी म्हणाली इंद्रा खरेच गंधर्व देव दैत्य किंवा राक्षस यापैकी कोणाही एकट्याला माझा योग सहन करता येणे शक्य नाही इंद्र म्हणाला हे कल्याणी मी काय केले असता तू सदैव माझ्यापाशी राहशील ते मला खरे सांग म्हणजे मी तुझ्या सांगण्याप्रमाणे करीन लक्ष्मी म्हणाली मी तुझ्यापाशी सदैव कोणत्या उपायाने राहीन ते सांगते ऐक इंद्रा तू वेद प्रतिपादित विधीच्या अनुरोधाने मला चार ठिकाणी विभागून दे इंद्र म्हणाला लक्ष्मी मी तुला माझ्या सामर्थ्याप्रमाणे चार ठिकाणी ठेवतो परंतु तुझ्या समीप माझा अतिक्रम केव्हाही होऊ नये आता सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत आणि सर्व प्राण्यांना धारण करणारी अशी जी भूमी ती तुझा एक भाग सहन करू शकेल कारण ती समर्थ आहे असे मला वाटते लक्ष्मी म्हणाली इंद्रा माझा हा एक भाग भूमीवर ठेवला व तो तेथेही स्थिर झाला आता दुसरा भाग कोठेतरी ठेव इंद्र म्हणाला मनुष्य लोकात पसरणारे द्रवरूपी जल हेच तुझा भाग सहन करण्याविषयी समर्थ आहे यास्तव तेच तुझा भाग सहन करू लक्ष्मी म्हणाली हा माझा दुसरा भाग जलामध्ये ठेवला व तोही स्थिर झाला यास्तव इंद्रा आता माझा तिसरा भाग कोठेतरी चांगल्या प्रकारे ठेवू दे इंद्र म्हणाला देव वेद आणि यज्ञ यांना जो आधारभूत आहे तो अग्नी तुझ्या तिसऱ्या भागाला उत्कृष्ट प्रकारे धारण करू शकेल लक्ष्मी म्हणाली हा मी आपला तिसरा भाग अग्नीमध्ये ठेवला व तो स्थिरही झाला आता इंद्रा माझा चौथा भाग तू कुठेतरी चांगल्या प्रकारे ठेव इंद्र म्हणाला मनुष्यलोकी जे वेदनिष्ठ आणि सत्यवादी सत्पुरुष आहेत ते तुझा अंश सहन करू सत्पुरुषांना तुझा अंश सहन करण्याचे सामर्थ्य आहे लक्ष्मी म्हणाली हा माझा अंश सत्पुरुषांच्या ठिकाणी ठेवला व तो स्थिरही झाला इंद्रा याप्रमाणे तू भूतांच्या ठिकाणी मला अंशरूपाने ठेवली आहेस आता माझे तू सर्व बाजूने संरक्षण कर इंद्र म्हणाला मी तुला काही महाभूतांच्या आणि प्राण्यांच्या ठिकाणी विभक्त करून ठेवली आहे तेव्हा तुला जो कोणी प्रतिबंध करील तो शासनास पात्र होईल हे माझे सांगणे सर्वांनी श्रवण करावे याप्रमाणे लक्ष्मी आणि इंद्र यांचा संवाद झाल्यावर लक्ष्मीने त्याग केलेला दैत्यांचा राजा बली बोलू लागला बली म्हणाला जेव्हा सूर्य पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चारही दिशांना संतप्त करील आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाचा मध्यभाग होऊन सूर्याचा अस्तच होण्याचे बंद होईल तेव्हा पुनरपी देव व दैत्य यांमध्ये युद्ध होईल व त्यावेळी मी तुम्हाला जिंकेन इंद्रा जेव्हा एकटाच सूर्य आकाशामध्ये राहून सर्व लोकांना ताप देईल तेव्हा देवदैत्यांमध्ये होणाऱ्या युद्धात मी तुझा पराजय करेन इंद्र म्हणाला बले तुला ठार करू नये अशी मला ब्रह्मदेवाची आज्ञा केली आहे म्हणूनच मी तुझ्या मस्तकावर वज्र सोडित नाही हे दैत्यश्रेष्ठा तू आता स्वेच्छेने गमन कर तुझे कल्याण हो आकाशाच्या मध्यभागी सूर्य सदैव केव्हाही तळपत राहणार नाही कारण त्याचा नियम ब्रह्मदेवाने पूर्वीच ठरवून ठेवलेला आहे सत्याच्या आश्रयाने हा सर्व लोकांना प्रकाशित करीत त्यांच्या भोवती फिरत असतो त्यांचे दक्षिणायन आणि उत्तरायण असे सहा सहा महिन्याचे दोन मार्ग आहेत त्या मार्गाने जाऊनच तो लोकांना शीत आणि उष्णता देत असतो भीष्म म्हणाले हे भरत भरतकुलोत्पन्ना याप्रमाणे इंद्राने भाषण केले असता दैत्यश्रेष्ठ बली दक्षिण दिशेकडे निघून गेला व इंद्रही उत्तरेकडे चालता झाला असतो याप्रमाणे राजा ज्याला अहंकाराचा स्पर्शही नाही असे बलीने जे भाषण केले ते ऐकून इंद्र स्वर्गलोकी निघून गेला ओम तत्सत